श्री निवृत्तीनाथ महाराज कृत हरिपाठाचे अभंग श्री गणेशाय नमः हरिविणा दैवत नाही पै अनुचित्ते अखंड श्रीपती नाम वाजे रामकृष्ण मूर्ती या जपा आवृत्ती नित्य नामे तृप्ती झाली आम्हा नामाचे निस्मरणे नित्यपय सुखात दुजियाची मात नेणो आम्ही निवृत्ती जपतू अखंड नामावळी हृदय कमळी केशी राज हरिविण चित्ते न विपरीत तरताती पतित रामनामे विचारुनी पा ग्रंथ हे अवघे जेथे तेथे सांग रामनाम व्यासादिक भले रामनामा पाठी नित्यता वैकुंठे तया घर शुकादिक मुनी विरक्त संसारी रामनाम निर्धारी उच्चारिले चोरटा वाल्मिकी रामनामी रत तोही एक तरत रामनामी निवृत्ती साचार राम रामनामी दृढ अवघेची गुड उगविले मार्ग सार येण्याचे तरीजे येरवी उमिजे संसार रथ जपता श्रीहरी नांदे नित्य तरेल पै सत्य हरिनामे काय हे ओखद नामनामामृत हरिनामे तृप्त करी राया निवृत्ती साचार नाम जपत नित्य हृदयात हरी हरी एके वीण दुजे नाही पैये सृष्टी हे ध्यान किरीटी दिदले हरी नित्य या श्रीहरी जनी पै भरला द्वैताचा अबोला तया घरी हरिविणे देवो नाही नाही जनी अखंड पर्वणी हरी जपता निवृत्ती साकार हरिनाम पाठ नित्यता वैकुंठ हरिपाठ जपता कुंटिणी उतरे विमान नाम नारायण आले मुखा नारायण नाम तारक ते आम्हा नेण पै महिमा अन्यतत्वे तारिले पतित नारायण नामे उद्धरिले प्रेमे हरिभक्त निवृत्ती उच्चार नारायण नाम दिननिशी प्रेम हरी हरी एक तत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्वत्र शास्त्र बोलियले हरिनामे उद्धरे हरिनामे उद्धरे वेगी हरी त्वरे उच्चारी जो जपता पै नाम यम काळ कापे हरी हरी सोपे जपिजे सुखे निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा जन्मांतर खेपा अंतरती गगनीचा घन जातो पै वारेना अवचिता पतन अधोपंथे अध हरी भाविला दुसरी प्रपंच बोहरी आप निवृत्ती म्हणे जन हरीचे स्वरूप काळाचे पै माप नाम सृष्टीच्या संमता सुर तरु बोलिला विस्तारू धर्मशास्त्री नेगो हे तरु प्रपंच परिवारू प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आमा। निवृत्ती निवांत हरिच सेवित दो उचित इंद्रिया सर्वाभूती दया शांतीपय निर्धार योग साचार जनीय न लगे मुंडण काया हे दंडणे अखंड कीर्तन स्मरे हरी शिव जाणे जीवी रक्षला चैतन्य हे जीवी कारुण्य सदा भावी गगने सूर्य तपे अनंत तारा लोपे एकची स्वरूपे आत्मा तैसा उगवला कळी उल्हासू कमळे तैसा तो मंडळी चंद्रलेखा निवृत्ती मंडळ अमृत सकळ घेतले रसाळ हरिनाम जयाचे निसुखे चढत पै विश्व नांदे जगदीश सर्वागटी त्याचे नाम हरी त्याचे नाम हरी प्रपंच पोहरी कल्पनेची शांती त्याची नारी प्रकृती विकारी उन्मनी बोवरी हृदयातू निवृत्तीदेवी साधिली राणी व हरपले भाव इंद्रियांचे हरिविण भावो वायाची संदेहो हरी देवो देवा आहे सत्य हरी हरी वाचे ऐसे जपासाचे नाही त्या मोह जाळ हरे सार नाही पै निर्धार हरे विण पार न पाविजे निवृत्ती श्री हरी चिंती निरंतरी हरी एक अंतरी सर्वी नांदे ध्यानधरा हरी विश्रांती नामाची विठ्ठलीच साची मनोवृत्ती ध्याने विण मन विश्रांती विण स्थान सूर्याविण गगन शून्य दिसे न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती प्रपंच समाप्ती ती अक्षरी निवृत्ती समता विठ्ठल कीर्तन करिता अनुदिन मना मेळे प्रपंचाची वस्ती व्यर्थ काय काज आम्हा बोलता लाज येत सये काय करू हरे कैसा गवसे चंद्र सूर्य अवसे एक सूत्र तैसे करू मना निरंतर ध्यान उन्मनी साधन आम्हा पुरे निवृत्ती नाम हेची वाट प्रपंच फुकट दिसे आम्हा लटिका संसार वाढविषी व्यर्थ विषयाचा स्वार्थ क्षणे करी नकोशिणो दुःखे का भरिशी शोके एक तत्वे एके मना लावे लावी उन्मनी टाळी टाळीसी नेई बाळी अखंड वनमाळी वटी। निवृत्ती चपळ राहिला अचळ नाही काळ वेळ भजता हरी कल्पना काजळी कल्पिले कवळी कैसेनी जवळी देव होय टाकी हे कल्पना दुरित वासना अद्वैत नारायणा भजयकारे मोहाच्या जीवनी नको करू पर्वणी चिंतिका आसनी नारायण निवृत्ती अवसरू कृष्ण पै नाम पै पैसारू कल्पना साचारू हरी झाला मोहाचे देठे मोहपाश गिळी कैसेनी गोपाळी सरता होय मोहाचे नि मोहने चिंतिता श्रीहरी बाहिजू भीतरी अवगा होय तिना निशी नाम जपता श्रीहरीचे मग या मोहाचे मोहन नाही निवृत्ती आगम मोहन साधन सर्व नारायण एका तत्वे तिमेर पडळे प्रपंच हा भाषे जाकोळला दिसे आत्मनाथ हरिविण दुजे चिंतितान भ्रांत अवघेची दिसत माया भ्रम सांडूनी तिमिर सर्वनारायण हेची पारायण नित्य करी निवृत्ती सज्जन अवगा आत्मराज एक तत्व बीज नाम लाहो प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही जनी वने काज करुनी असते नारायण नाम जपताची दोन्ही एकतत्वे करणे सांगिजे गुज आज्ञेचे विलास गुंफोनिया महिमा सत्वी सीमा सीमा निजज्ञाने निवृत्ती तत्वता मनाचे मोहना समाधाने रामनामे क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञ वृत्ती अवघे हे क्षिती एक रूपे दया पैसे क्षमा जया रूप अवघेचे स्वरूप आत्मा राम निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा सांडुनिया भजा केशवासी निवृत्ती तिष्ठतु रूप चित्त अवघीच समस्त गिळयेली आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कळा तो पौर्णिमा कैसा बायजू भीतरी हरी बिंब बिंबला एक सूत्री आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा ऐक्यपणे सकळ वसे द्वैत बुद्धी काही न दिसे निवृत्ती चातक इच्छित आहे हरी लागे बरे ते पाहे ज्याचे मुखी नाम अमृत सरिता तोची एक पुरता घटू जाणा नामाचे निबळे कळी काळ आपणा ब्रह्मांडा येशणा तोच होय न पाहे तयाकडे काळ अवचिता नामाची सरिता जया निवृत्ती नामामृत उच्चारी रामनामे नित्य परब्रह्म त्याचे घरी नित्यनाम वाचे तोची एक धन्य त्याचे शुद्ध पुण्य ये जनी नाम कीर्ती नित्यमंत्र वाचे दहन पापाचे एका नामे ऐसा तो नित्यता पुढे तत्वनाम नाही तयाशम दुजे कोणी निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे नित्यतापे सोपे रामनाम अखंड जपता रामनाम वाचे त्याहुनी दैवाचे कोण भूमी अमृती राहिले कैसे मरण नित्यता शरण हरिचरणा नाम मंत्र राशी अत्यंत पुण्यताशी नाही पै भाग्याशी पारत्याच्या निवृत्ती म्हणे सार नाम मंत्र कैसा त्यासी शत्रू जिती जनी नाम नाही वाचे तो नर निर्दैव कैशेनी देव पावेल तया जपे नाम वाचे राम नाम पाठे जाशील वैकुंठे हरी म्हणता न पाहे पै दृष्टी कळी काळ तुझ राम नाम बीज मंत्रसार निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता आपणचे तत्वता होईल हरी नामाचे निबळे तारीचे संसार आणिक विचार करू नको नाम जप वेगी म्हणे हरी हरी प्रपंच बोहरी आपोआप नित्यता भजन देवद्विज करी नाम हे उच्चारी राम राम निवृत्ती जपतु राम राम वाचे दहन पापाचे आपोआप इति निवृत्तीनाथ हरिपाठ समाप्त